समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सहावा पूतना उद्धार ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात चिंतिती मनिते नंद गोकुळ वाट चालता वसुदेव नते खोटे रक्षील हरितो आम्हा कंसाची घेऊनी आज्ञा राक्षसी घोर पूतना मारीत चालली बाळे ग्राम पुरात वस्तीशी जिथे ना हरीचे गान नाचाले हरि कीर्तन तिथे राक्षसी यांचे चालते बळते बहु आकाश गमनी होती पूतना रूप पालटी सुंदरी जाहली तीच पातली गोकुळी पहा वेणी तल्याली अति छान पुष्पे वस्त्रे झुब्याने अतिशोभली की नितंब मोठे कमरेत सान उभार वक्षो मोहवीती हासोनी नेत्रे बघताच घेई चोरून चित्ता तै गोपयांचे करात घेता कमळात येणे ही लक्ष्मी आली वदल्या स्त्रियात ही बाळकाना सुसरीच जैशी धुंडीत गेली घर नंद यांचे हा बाळ कृष्णो निचलाच होता राखेत विस्तू दिसतो तसाची चराचराचा हरिप्राण आहे जाणो निस्त्री ही करिबंद नेत्र भ्रमात सापा कुणी दोर पाही तसेची कृष्णा पुत नाही घे जै सुंदर म्यान शास्त्र असे तो तशीच होती पुतना की कोणी नरोधी रूप पाहत आहे ती रोहिणी ही बघुनीच राही स्तनास होता अतिविषलेप दिले तिने ते हरिच्या मुखात दोन्ही कराने हरिदा विक्रोधे तुधा सवे प्राणही शोषितेव सोडी वदेती पुतनारडोनी ते आपटोनी करपाय भूसी डोळे तिचे ते उलटोनी आले शरीर सारे भिजलेची घामे चित्कार मोठा करिता ती पहाड पृथ्वी ग्रह कंपलेनी आवाज मोठा घुमला दिशाना गोकुळी झाला जणू वज्रपात पीडित झाली अतिपूत नाती त्या राक्षसीची तनु थोर झाली ते प्राण गेले तनु सोडून या फाटून गेले मुख ओरडोनी ती हात पाया पसरवून तेथे इतस्त केशे पडली धरेसी वज्रे जसा वृत्र मरो निघेला बाहेर येता पडली अशी ही राक्षसी पडली तेव्हा सहा कोसा मधील त्या वृक्षांचा चुरडा झाला अद्भुत घडले पहा प्रचंड देह तो होता विक्राळ दात तीक्ष्णते गुंफे समानते नाक स्तनते पर्वता परी अंधार कूप जै नेत्र नितंब ते कड्या परी भुजा मांड्या पुला ऐशा तळेची पोट शुष्क जे ले गोप गोपी ही पाहुनी चरकले मनी कर्कशोध्वनी ऐकोनी बधीर जाहले जसे गोपीनी पाहिला कृष्ण खेळे वक्षासी निर्भय घाबऱ्या होऊन गेल्या कृष्णाला घेतले असे यशोदा रोहिणी गोपी गायीची शेपटी तदा तै ओ या कृष्ण तयानी दृष्ट काढली गोमूत्रे स्नानिले कृष्ण गोरजा अंगी लाविले शेण लावोनी केशवो नाम जापिले आचम्य गोपीने केले अजादी मंत्र बोलल्या अंगन्यास करो या बाळा संन्यास तो दिला त्या म्हणू लागल्या पायास रक्षु हरिणी गुडग्या मणी मान मांड्यास रक्षु यजनी कमराच्युतो तो ग्रीव पोट नितसा हृदिकेश होतो वक्षास ईशर विकंठ करास विष्णू ऊरुक्रमो करु तुझी मुखरा रक्षो शिरास तुझ ईश्वर बाळकारे तो चक्रधारी असू पुढती सदैव मागे गदाधर सुदनो कुसेसी चारी दिशास उरुगाय वरी उपेंद्र पृथ्वी सतो हलधरो तुझ रक्षु सारे इंद्रियांसि ऋषिकेश प्राणा नारायणोतसा श्वेतद्वीपपती चित्ता योगेश्वर मनासतो बुद्धिसे गर्भोनी अहन्ति भगवान हरी खेळता रक्षु गोविंद झोपता माधवो वैकुंठ चालताना तो रक्षो श्रीपती बैसता यज्ञ भोक्ता हरी रक्षो जेविता बाळका तुला डाकिनी राक्षसी भूत कुष्मांड निपिशाचते बालग्रह प्रेत यक्षो राक्षसरे निविनायको कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना मातृकादित्या उन्मादनी अपस्मार स्वप्नीचे भयते महान वृद्धग्रहादि हे सारे विष्णूचे नाम पावन घेताची नष्ट होवोत भिवोनी सत्वरी तसे श्री शुकदेव सांगतात गोपीनी प्रेम बांधोनी कृष्णाला रक्षिले असे मातेने स्तन पाजवनी पाळणी बाळ टाकिला यावेळी नंद गोपादी पातले गोकुळी पह पूतना प्रेत ते मोठे पाहता नवलावले आश्चर्य बदले सारे ऋषी ते वसुदेवजी योगेश्वर कुणी पूर्वी घडते वदती जसे गोकुल वासियानी त्या प्रेताचे त्या कुऱ्हाडीने खांडोळी करुनी दूर जाळीले काष्ट टाकुनी जाळीता धूर तो आला सुगंधी दहनातुनी कृष्णाने प्राशिता दूध पापते मिटल्यामुळे पूतना राक्षसी थोर शिशूंचे रक्त पीती स्तनिले मारिण्या कृष्णा तरी सद्गती पावली तेव्हा त्या परब्रह्माला अर्पिता प्रिय वस्तुत्या न संशयतया लाभे गती पावन थोरती शिवब्रह्मादिते वंद्य तया वंद्य हि विष्णु भक्तांच्या जीविचा ठेवा तेनेही मारिली असे राक्षसी असुनी ती ते मातेची गती लाभली प्रेमाने मातृगायींचे पिला दूध न पुसणे कैवल्यादि अशा मुक्ती देतो देवकी नंदन गोकुळी गायी गोपींचे पिला दूध झऱ्या परी पुत्र रूपात कृष्णाला गायी गोपिनी पाहिले न भवो पुढती त्या न भव अज्ञानी परी। सुगंधी धूर हा कैसा नंदाला वाटला तदा जेव्हा ते गोकुळी आले अन्य गोपा तिथे गोपीनी कथिले सारे पूतना घटनाशी, कृष्णाचे क्षेम ऐकोनी आश्चर्य वाटले मनी उदारनंद बाबानी बाळा पोटाशी खेतले सोंगिले शिरही त्यांचे आनंद चित्ती दाटला अद्भुत बाळ ही पूतना मोक्ष हासा श्रद्धेने ऐकतो त्याला कृष्णाचे प्रेम लाभते इथे श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हरि ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू